जेसु परम याजक कामचो मेलकी वर्गाचो खुशी करून बापाची बली भेटून जिणेची सोडवण आमकां लाबोचो उजव्याक बसून बापाच्या कश्टा कांतान जिणेच्या दया जोन दिवचो देवाचे थंय मिसलेली परसा की वर्गानी एक पवित्र राष्ट्रामी, ताचे संगी या आमी दैरा देवाच्या पुरपेसी असणाशी ताची थंय मिसलेली परसा याजकी वर्गानी She वर्तो याजक आमकां मेळ्ळा देखून बाबार्थान लागी सरया आमचे कोशेत निर्मोड कर गुडी नितळ उदकान दूर बरवोसो तीर सांबाळया एकामेकाचो मोकन सुपोर करया ही जीम सोम्यांक भेटोंक आयती जावया मनांतलो वाटाव कापना दुकां घडोवन जेजून भेटयले मागणे ताचे माणकुले खालपण देवान स्विकार करून उंचायेक ताका उबारले ताचे उतर पाटल्या सासनाचे तारण ताचे उदेशीन दिले ताचे थंय लेली परसा याजकी वर्गानी एक पवित्र राष्ट्र ताचे संगी या मी दैरा देवाच्या पुरपेसी असणा